अशी नको रुसू कोपऱ्यात बसू अशी नको रुसू कोपऱ्यात बसू राजाची राणी जाशील ग पोरी ठुमकत नांदाया जाशील ग राजाची राणी होशील ग पोरी ठुमकत नांदाया जाशील ग काल आली होती मंडळ शालू नेसशील मालू भर जरी शालू नेसशील मालू हळदीने पिवळी ओ शिलग पोरी ठुमकत नांदाया जाशील शिलग राजाची राणी हो शिलग पोरी ठुमकत नांदाया जाशील शिलग पाच सुहासिनी बालमैत्रिणी निरोपाला बाई दारी येता आई निरोपाला बाई पदरान डोळ पुसशील ग पोरी कटना दायाता शिलग राजाची राणी हो शिलगा लागताच गोड आंब्याची फोड लागताच गोड माहेरची माया फुलशील ग पोरी ठुमकत नांदाया हो ठसा संसार चालेल कसा पतिहाची देव जन्माची ठेव पतिहाची देव जन्माची ठेव सुखान संसार करशील ग कोरी ठुमकत नांदाया जाशील ग राजाची राणी होशील ग कोरी ठुमकत नांदाया जाशील ग राजाची राणी होशील ग कोरी ठुमकत